बाबा तीर्थी धोंडा पाणी तीर्थी धोंडा पाणी तीर्थी धोंडा पाणी तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जन देव रोकडा सज्जन संत संग निरालिया संत संग समर्पित भले अंग समर्पित भले अंग धोडा पाणी आ किती धोडा पाणी तेथे उन्हाळते वळे तेथे अनाडते वळे चिरची धोना पाणी चिरची धोना हा तुका पाप हा तुका पाप जे